श्री वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग चौऱ्याहत्तरावा श्रीराम म्हणाला हे प्रभू राजा भगीरथाच्या पूर्णतादी लक्षण चित चमत्काराने गंगावतरण कसे झाले हे मला सांगा श्री वसिष्ठांनी म्हटले भगीरथ म्हणून समुद्रयुक्त भूमीचा एक परम धार्मिक राजा होता आपल्या कोसल मंडलाचा तो जणू काय तिलकच होता या चंद्रासारख्या प्रसन्नमुख भगीरथ राजापासून याचकाने याचनेचा संकल्प केल्यानंतर लागलीच चिंतामणीपासून जसा त्याप्रमाणे इष्टार्थ प्राप्त होत असे तो साधूंच्या व्यवस्थेसाठी सतत दान देत असे कामधेनू ही जसे तृणही भक्षण करते टाकत नाही त्याचप्रमाणे तो राजा धर्माने प्राप्त झालेले तृणही सोडत नसे जसा वज्राला वेध करणारा मणी घालून घट्ट आवळून धरलेल्या दुसऱ्या अतिशय वज्रासाराला वेध करतो त्याप्रमाणे तो सर्व दुर्जनांच्या चेष्टांना वेध करून त्यांना बंद करत असे अहोरात्र प्रजापालनासाठी सर्वत परिभ्रमण केल्यामुळे तो स्वतः जरी शांत होता असे अस, शांत होत असे तरी सूर्यघरातील रात्रीच्या अंधकाराला व व्यवहार दैन्याला जसा घालवतो त्याप्रमाणे धूमरहित अग्निप्रमाणे ज्याची देह शोभा आहे असा तो राजा लोकांच्या अधर्माला कारण होणारे अज्ञान व दारिद्र्य घालवित असे आपल्या पराक्रमापासून उद्भवलेल्या अग्निकणांच्या धारांचा वर्षाव करणारा तो भगीरथ शत्रूंच्या ठिकाणी माध्यानकाली उत्पन्न झालेल्या सूर्यकांत शिळेच्या अग्निप्रमाणे प्रदीप्त होत असे स्निग्ध चंद्राच्या समीप चंद्रकांत म्हणी जसा द्रवतो तसा तो राजा ज्याचा स्पर्श मृदू व शीतळ आहे असा होऊन ब्रह्मवेत्यांच्या सान्निध्यात त्याच्या मनाला आल्हाद देऊन द्रवयुक्त करत असे त्याने स्वर्ग व पाताळ यातून वाहणाऱ्या जगाच्या यज्ञोपवित रूप गंगा प्रवाहाचा तिसरा पदर या पृथ्वीत तिला उतरावयास उतरावयास लावून पुरा केला चातकांच्या मोठ्या संघाला मेष जसा तृप्त करतो त्याप्रमाणे त्याने अगस्तीने शोषून टाकलेल्या व त्यामुळे दुष्पूर झालेल्या सागराला गंगेच्या पुराने भरून सोडले त्या लोकबंधूने भूतांचा द्रोह केल्यामुळे व ब्रह्मदंडाने दग्ध झाल्यामुळे पाताळात राहणाऱ्या अधोगतीस प्राप्त झालेल्या बांधवांना सगरपुत्रांना गंगारूप सोपान पद्धतीने ब्रह्मलोकात नेऊन प्रतिष्ठित केले ब्रह्मदेव शंकर जन्धू यांच्या तपाने आराधन आराधना करणाऱ्या त्याला ज्याचा निश्चय अविच्छिन्न आहे अशा त्याच्याच मनापासून वारंवार खेद होत असे अशा त्या तुझ्याप्रमाणेच भर तारुण्यात असलेल्या व अत्यंत आकुल झालेल्या या लोकयात्रेचा विचार करणाऱ्या राजाच्या मनात मरुस्थळी जशी वेल उगवावी त्याप्रमाणे वैराग्य चमत्कार व त्यामुळेच विचाराचा लेश अगदी तरुण वयातही उत्पन्न झाला तो राजा एकांतात बसून या जगद्यात्रेचा जसा विचार करू लागला सतत असमंजस व आकुल असा हा दिवस पुनः पुन्हा येतो रात्र पुनः पुन्हा येते तेच ते दान व ते आदान पुनः पुन्हा अनुभवायस येते ज्याचे फल पुनः पुन्हा भोगल्यामुळे त्याविषयीची रुची अगदी नाहीशी झाली आहे असेच कर्म सर्व प्राणी वारंवार करत असलेले दिसतात एखादे अपूर्व किंवा परमार्थ हे ज्याचे फळ आहे असे कर्म करत असलेले कोणी फारसे आढळत नाही जे प्राप्त झाले असता या लोकात काही अधिक प्राप्त अवशिष्ट राहत नाही तेच करणे याला मी सुकृत समजतो बाकीच्या क्षुद्र फळांच्या प्राप्तीचे साधन असे जे कर्म ते अशुद्धी व दुःख हे हेच फळ देणारे आहे तेच ते कर्म सतत करणाऱ्या मूढबुद्धी मनुष्याला लाज वाटत नाही पण मूर्खाप्रमाणे हे असे दुसरा कोणता विचारी मनुष्य करेल याप्रमाणे आपल्याशीच पुष्कळ विचार केल्यावर एकदा उद्विग्नचित्त झालेला व संसाराला फार भ्यालेला तो भगीरथ आपल्या त्रितल गुरुला असे विचारता झाला भगीरथ म्हणाला प्रभो दीर्घकाल भ्रमण करणाऱ्या जीवांच्या या निस्सार रागद्वेषादी संसार वृत्तीत व त्यांच्या फलभूत स्वर्ग नरक मानुष्यादी अरण्यात आम्ही अत्यंत खिन्न झालो भगवन या जरामरण मोहादिरूप संसारकारी सर्व दुःखांचा अंत कसा होईल त्रितल म्हणाला राजन साधन चतुष्टय श्रवण मनन इत्यादी उपायांनी दीर्घकाल ज्याचा अभ्यास केला आहे अशा साम्याने विक्षेप वैषम्य शून्य समाधीने व अनादिसिद्ध ब्रह्माकाराने आविर्भूत झालेल्या प्रत्येक तत्वाच्या पूर्ण व एकरस बोधाने सर्व दुःखे क्षीण होतात सर्व ग्रंथी कामना सर्व बाजूने तुटतात संशय व सर्व कर्मे समत्वास प्राप्त होतात विवेकी संशुद्ध व ज्ञाप्तिरूप आत्म्याला ज्ञेय समजतात तो सर्वगत व नित्य आहे तो उदय पावत नाही व अस्तही पावत नाही त्यावर भगीरथ म्हणाला हे मुनीश्वरा चिन्मात्र निर्गुण शांत निर्मल व अच्युत निर्विकार तत्व आहे देहादी दुसरे काही नाही असे मी आपल्या सांगण्यावरून समजतो पण त्याचे आभान करविणारा अज्ञानांश व द्वैत भासविणारा विक्षेपांश शांत होत नाही म्हणजे सत्सद्विवेक व बोध यातील सदात्मबोधरूप प्रतिपत्ती हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे स्पष्टपणे होत नाही याचे काय बरे कारण आहे भगवन मी सर्व विक्षेपांच्या शांतीने केवळ त्या तेवढ्याच संवित्तीने मुक्त कसा होईल <coughs> त्रितल म्हणाला चित्त हृदयाकाशात अमानित्वादी ज्ञानोपायाने निष्ठ होते त्यामुळे जीव पूर्ण स्वभाव होऊन त्यापासून पुन्हा च्युत होत नाही कर्मामध्ये व त्याच्या फलामध्ये आसक्ती न ठेवणे पुत्र स्त्री व ग्रहाधिक यात ही माझी असा अभिनिवेश न ठेवणे इष्ट व अनिष्ट यांची प्राप्ती झाली असता नित्य समचित्त असणे आत्म्याशी अनन्य योगाने मिळून जाणे व सतत त्याचीच भावना करणे एकांत व पवित्र देशाचे सेवन करणे जनसमूहात रती नसणे श्रवण मनन निधिध्यासनाचा अभ्यास करणे तत्वज्ञानाने परमार्थ तत्वाचे स्पष्ट दर्शन हे ज्ञानाचे उपाय म्हणजे ज्ञान आहे याच्या उलट जे सर्व अज्ञान हे ज्ञान राग व द्वेष यांचा क्षय करणारे आहे संसार रूप व्याधीचे हे औषध आहे सर्व साधनांचे अनहंकार हे मूळ साधन आहे यास्तव हे राजन अहमभावाची शांती झाली असता ज्ञान प्राप्त होते भगीरथ म्हणाला हे महाभागा पर्वतावरील वृक्षाप्रमाणे आपल्या या शरीरात दीर्घकालापासूनच आरूढ झालेला हा अहंबा त्याचा कसा त्याग करता येईल ते मला सांगा त्रितल म्हणाला पुरुष प्रयत्नाने विषयांविषयीची वासना सोडून व कामोपहत न झाल्यामुळे स्पष्ट झालेल्या शुद्ध आत्मतारकेस प्राप्त होऊन राहिलेल्या पुरुषाचा अहंकार विलीन होतो मी राज्य टाकले तर तो तर लोक मला मानणार नाहीत शत्रू मला हसतील सर्वांच्या इच्छा पूर्ण करण्यास समर्थ असलेल्या मी भिक्षाटन कसे करावे कदन्नाने व हलक्या पानाने मी जिवंत कसा राहू शकेन इत्यादी चिंतामुळे प्राप्त झालेली लज्जा अभिमान इत्यादिकांमुळे ग्रहात पूर्वीप्रमाणेच अडकून राहणे हाच पिंजरा जोवर सर्वस्व त्यागाने भग्न झाला नाही तोवर अहंकार अत्यंत विकसित होऊन नाच करणारच आपल्या विवेकशाली बुद्धीने तू त्या सर्व लज्जाधिकांचा त्याग करून जर निश्चल राहशील तर तुझा अहंकार तत्काल विलय पाहून तूच परमपद होशील ज्यांची अनेक छत्रचामरादी विशेषणे शांत झाली आहेत असा निर्भय ज्याने सर्व येषणांचा त्याग केला आहे असा व खरोखर अकिंचन होऊन तू सर्व श्री शत्रूंच्या ठिकाणी सोपवून सर्व देहाभिमान टाकून दे शत्रूंच्या घरी भिक्षा माग मजगुरूचाही संतुष्ट चित्त होऊन त्याग कर कारण तू जसा अशा मुमुक्षूच्या सर्व उच्च लक्षणाने संपन्न झालास तर तू सर्वोत्तम ब्रह्मच आहेस मग तुझ्या ठिकाणी संसाराची संभावनाही नाही इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण निर्वाणप्रकरणे पूर्वार्धे चतुस्सप्ततितमः श्रीराम